श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय अकरावा कालियामर्दन कृष्णाने वणवा पिऊन टाकणे श्री गणेशायन महा गोकुळातून कृष्ण रोज वृंदावनात गायी चरायला जात असे आणि गोप बालकांबरोबर अनेक खेळ खेळत असे एकदा काय झाले उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना व मुलांना तहान लागली तेथून जवळच यमुनेचा एक डो होता मुले गुरानं घेऊन पाणी पिण्यास तेथे गेली पण तेथे एक नाग राहत असे त्याचे नाव कालिया असे होते त्याच्या विषयाने गुरे आणि वासरे तसेच गोपाळ गतप्राण झाले बिचारे अज्ञानामुळे प्राणास मुकले हे पाहून कृष्णाला त्यांची दया आली त्याने आपल्या प्रेममय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा मुले डोळे चोळी तुटली जणू काही झोपेतून जागी झाली होती गुरेही उडून उड्या मारू लागली मग सारी कृष्णाभोवती जमली त्यांनी ओळखले पाणी पिताच आपण मेलो होतो आणि कृष्णाने आपल्याला पुन्हा जिवंत केले कालियाचे विष फार भयंकर होते त्याच्या फुतकाराने झाडाची पाने काळी पडत डोहावरून उडणारे पक्षीही मरून पडत गरुड व साप यांचं वैर असते गरुड नेहमी पूर्वी सापांना खात असे पण ऋषीपंचमीच्या दिवशी सापाने गरुडांसाठी एक रथ भरून अन्न ठेवावे एक साप ठेवावा आणि पूजाद्रव्य ठेवावे अशी गरुडाने सापांना अट घातली त्या अटीवर त्याने सापांना मारण्याचे बंद केले होते पण कालियाने तसे केले नाही तो यमुनेच्या या डोहात लपून बसला सौहरी नावाच्या ऋषींना जलचर व मासे शरण गेले गरुडांपासून आपले रक्षण करावे अशी त्यांनी विनंती केली तेव्हा त्यांनी हा समेट घडवून आणला होता त्या डोहाकडे तू फिरकशील तर मरशील असा ऋषींनी गरुडाला शाप दिला होता त्या डोहात कालिया आपल्या परिवारासह राहत होता त्या डोहा शेजारी एक कदंब वृक्ष होता तो मात्र कोळपून गेला नव्हता कारण गरुड अमृत हरण करताना त्या वृक्षावर काही वेळ बसला होता कृष्णाने आपल्या सवंगड्यांना व गुरांना होणारा कालियाचा त्रास दूर करावा असे ठरवले त्यासाठी त्याने डोहात शिरण्याचा बेत केला तो चेंडूने खेळू लागला त्याने चेंडू त्या दोहात उडवला आणि चेंडू पडला तो काढतो असे म्हणून कदंबाच्या झाडावर तो चढला तेथून त्याने डोहात उडी झोकून दिली ते पाहून गोप बालक ओरडू लागले कृष्ण दोहात बुडाला असे पाहून ते धावत गोकुळात गेले आणि यशोदेला रडत रडत सांगू लागले माई माई धावा कान्हा कालियाच्या डोहात बुडाला यशोदा घाबरली जिकडे तिकडे आरडाओरडा झाला सारे गोकुळ यमुनेच्या तीरावर धावले कृष्ण कोठेच दिसत नव्हता यशोदा तर वाळूवर लोळण घेऊन रडू लागली गोप गोपी आक्रोश करू लागल्या तेवढ्या डोहातून कृष्ण वर आला व पुन्हा खाली गेला यशोदा आपण कृष्णाला किती वेळा रागावलो त्यांच्या आठवणी काढून स्वतःला दोष देऊ लागली कृष्णाला अनेक नावाने ती हाका मारू लागली मी आता तुला उकळीशी बांधणार नाही दही दूध खाल्ले तरी रागावणार नाही असे काकुळ त्याने म्हणू लागले बेफाम होऊन जीव देण्यासाठी डोहाकडे धावू लागली गोपीही धावू लागल्या पण बलरामाने मोठ्या प्रयासाने त्यांना अडवले तो म्हणाला थांबा अधीर होऊ नका ज्याने पुतनेचे विष नाहीसे केले त्याच्यावर कालियाच्या विषाचा काही परिणाम होणार नाही कृष्ण तर जगाचा शास्त्र आहे कालियाला मारूनच तो बाहेर येईल पहा इकडे डोहात कालियाने कृष्णाला विळखा घालून पक्के आळून टाकले होते पण कृष्ण वेगाने त्याला घेऊनच पृष्ठभागावर आला कृष्णाने एकदम आपले अंग फुगवले कालियाला तो ताण सहन झाला नाही त्याने कृष्णाला सोडले पण संतापाने त्याला चावण्याचा प्रयत्न केला कृष्णाने त्याचा दंश चुकवला त्याला पकडले आणि पाण्याच्या पृष्ठभागाला त्याला आपटून त्याची दमछाट केली त्याचे शेपूट पकडून कृष्ण त्याच्या फण्यावर चढला आपल्या शरीराचा भार खूप वाढवून त्याने कालियाच्या फण्यावर थैचे नाचण्यास सुरुवात केली कालियाला अत्यंत वेदना झाल्या त्याचा दर्प नष्ट झाला फणे टेचले जाऊन तोंडातून रक्त येऊ लागले त्याच्या स्त्रिया व मुले कृष्णासमोर येऊन त्याची प्रार्थना करू लागली कृष्णाला कालियाची दया आली त्याने त्याला ठार न मारता जीवदान दिले कालिया शुद्धीवर आला कृष्ण हाच विष्णू आहे हे त्याला कळून आले सर्पयवनीतून आपला उद्धार करावा अशी प्रार्थना करीत तो कृष्णाच्या पाया पडला गरुडाच्या भीतीने मला हा डो सोडून बाहेर जाता येत नाही सर्पयोनीत तर क्रोध व मत्सर हे विकार फार असतात प्रभो माझा उद्धार करा उद्धार कर असे तो विनवू लागला तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला आता तुला गरुडाची भीती नाही कारण माझ्या पावलांच्या खुणा तुझ्या फण्यावर आहेत त्या पाहून तो तुला मारणार नाही तू आता तुझ्या परिवारासह सागरात राहायला जा त्याची आज्ञा मानून कालिया निघून गेला कृष्णाने डोहातील सर्व विष योगमायेने नष्ट केले तो तीरावर येऊन धावत धावत यशोदेकडे गेला तो काय सारे गोप त्याचा जय जयकार करू लागले कृष्ण मुरली वाजवू लागला आनंदाश्रूंचा वर्षाव होत होता नंदाला तर अपरिमित आनंद झाला तो काय वर्णावा सारे दमले होते भीती शोक आणि कृष्ण परत आल्यावरचा आनंद याने आणि ग्रीष्मातील उन्हाळ्यामुळे गोकुळात परत जाण्याऐवजी यमुना तीरावरील रानातच निजावे असे सर्वांनी ठरवले सारे झोपले होते तेव्हा अचानक रानात वादळ झाले रात्री काही दिसत नव्हते काही गोप खडबडून जागे झाले तो त्यांना आपल्या भोवती वणवा पेटला आहे असे दिसले केव्हा तरी लाकडावर लाकडे घासून ठिणगी पेटली होती आरडाओरडा करून गोपांनी सर्वांना उठवले आग भराभर पसरत होती त्यात झाडे आणि वेली पेटून पशुपक्षी निराधार होऊन जागा सोडून पळू लागले व उडू लागले एकच कोलाहल माजला कित्येक पशुपक्षी जळून मेले धुराने काही दिसेनासे झाले गोप गोपी किंचाळू लागल्या नंदा यशोदा कृष्ण आणि बलराम एके ठिकाणी उभे होते त्यांच्या भोवती सारे जमले आणि वाचवा वाचवा म्हणू लागले आपले काय होणार आणि गोकुळात राहणाऱ्या गाईगुरांचे काय होणार या चिंतेत लोक पडले कृष्णाने सर्वांना धीर दिला आणि म्हटले घाबरू नका तुम्ही जर सर्व सर्वांनी डोळे मिटलेत तर मी तुम्हाला वाचवीन माझ्यावर विश्वास ठेवा आता कृष्णावर सर्वांचा पूर्ण भरवसा होता सर्वांनी आपले डोळे मिटून घेतले एकीकडे आगीत झाडे पालापोचोळा जळून जात होता कडकड आवाज होत होता वणव्याची धग लागत होती त्यावेळी कृष्णाने विराट रूप धारण करून सारा वणवा पिऊन टाकला आणि मग सर्वांना डोळे उघडायला सांगितले सर्वांनी डोळे उघडून पाहिले तो अग्नी पूर्णपणे शमला होता वणव्यातून कृष्णाने आपल्याला कसे सोडवले हे कुणालाही कळले नाही सारेजण कृष्णाभोवती जागत बसले कारण तोपर्यंत पहाट झालीच होती सकाळ झाली गोपाळ नंद यशोदा बलराम कृष्ण लवकर लवकर गोकुळात परत आले गायी गुरे हमरू लागली काही वासरांनी दावी तोडून पान्हा पिऊन इकडे तिकडे हुंदडण्यास सुरुवात केली होती सारे आपापल्या घरी जाऊन घरातली व गोठ्यातली कामे करू लागले त्या वणव्याची आणि कालियाची आठवण काढीत गोपांनी तो दिवस घालवला रोजच्याप्रमाणे गायींना चारायला सवंगड्यासह कृष्ण बलराम गेले वणव्याने भस्मतात झालेल्या जागा त्यांनी एकमेकांना दाखवल्या व वारंवार नवल केले श्रोतेजन हो क्रोध मत्सर आज कालिया हृदयरपी यमुनेच्या डोहात येऊन बसतो त्यावर श्रीहरी म्हणजे सन्मतीचा प्रभाव पडला पाहिजे म्हणजे कालिया निघून जाईल हा संसाररूपी वणवा लागला आहे तुम्ही झोपून राहू नका श्रीकृष्णाला शरण जा म्हणजे तो तुम्हाला वाचवेल अध्याय अकरा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू